भरी भरिलासनी पाचारेले कुळस्वामिनी वैकुंठवासिनी हे धावणी झडकरी रंगा ओ विठाई सावळिये डोळसे तुझे श्रीमुख साजरे ते मी धवा देखेन रजत मधुपारती पंच प्राणांची आरती अवघे सारोनी आयती धावती झडकरी मन मारुनी मेंढा मुठी आशा मनिषा तृष्णा सुटी भक्ति भाव नैवेद्य चाटी भरून केला हकारा डाका अनुहात गजरी येऊन अंगाशी संचरी आपुला घेऊन पुरस्कार आरोग्य करी तुकयासी अंतकरणाच्या आसनावर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि अंतकरण चतुष्टयी यांचा चौक भरून मी कुलस्वामिनीला पाचारण केले हे वैकुंठवासिनी तू लवकर धावते हे श्रीरंगे विठाबाई तू ताबडतोब ये तुझे ते सावळे आणि डोळस श्रीमुख मी केव्हा पाहिन असे मला झाले आहे रजतमांची धुपारती पंचप्राणांची आरती इत्यादी सर्व काही तुझ्या पूजेची सामग्री तयार करून मी वाट पाहत उभा आहे तरी हे जगदंबे तू लवकर ये अभ्यास आणि वैराग्याच्या मुठीने मनरूपी मेंढा मारून त्यामधील आशा तृष्णा मोह इत्यादी विकारांची हाडकुळे काढून भक्तिभावांच्या ताटात मी नैवेद्य भरून हाहाकार करीत तुला हकार्य करीत या ठिकाणी उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा डाक अखंड गरजेत आहे तरी माझ्या अंगात संचार कर आणि पूजोपचार स्वीकारून मला या भवरोगातून ताबडतोब मुक्त कर आणि निरोगी ठेव साच माझा वारा, भाक ठेवा भाव खरा श्री फुलवरा हा ना विनंती सांगतो माझे दैवत हे रंगी नाचे वैष्णवांच्या संगी भरले मग अंगी निवाड करी दोहीचा तुझे आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी चिवडून या नासी तुझ्या घरची आणि केली आता न पडी ठावी वाचून या माझ्या देवी अंधकार व्हावे नासू ठाव शोधावा अंधळ्याशी डोळे देते पांगुळाशी पायू वांजा पुत्र होयू नवस पुरविते विठाई उगविली कोडी मागे कित्येकांची बापुडी तुका म्हणे घडी न लगे नवस द्या हा माझा जो देवारा मी मानलेला आहे तो खरा आहे हे मी प्रतिज्ञेवर सांगतो यासाठी माझ्या देवाऱ्यामधील देवावर शुद्ध सात्विक भाव ठेवा त्याच्यावर बांधण्यासाठी त्रिगुणांचा फुलवर आणा अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे माझे दैवत संतांच्या संगतीमध्ये कीर्तन रंगामध्ये नाचते आणि अंगात भरल्यानंतर आत्मा आणि अनात्मा यांचा निवाडा करते अरे तुझे आत्मसुख तुझ्याजवळच आहे परंतु तू जागा चुकला आहेस खरे तर हृदयामध्ये स्वरूपभूत सुख असताना भ्रमाने विषयामध्ये सुख आहे असे समजून त्या ठिकाणी त्याचा तू शोध करीत आहेस आत्मा आणि अनात्मा यांचा चिवडाचिवड करून भ्रमाने अनन्याध्यास करून खऱ्या सुखाचा नाश तुझ्या घरच्या मनबुद्धीनच केला आहे आता माझ्या देवाला शरण आल्याशिवाय खरे सुख तुला लाभणार नाही आणि हे तुला कसे काही कळत नाही प्रथम तुला तुझा अज्ञान अंधकार नष्ट करावा लागेल तेव्हा सुखाचे स्थान शोधता येईल आमची विठाबाई आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय आणि वांझेला पुत्र देते ज्याने जसा नवस केला असेल तो तसा ही माझी विठाबाई पूर्ण करते तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठाईने कित्येक गरिबांची संकटे दूर केली आहेत यासाठी प्रथम तुम्ही नवस करा मग तो पूर्ण होण्यास विलंब लागणार नाही विनते घातली अवधारी मज देई ओ अभय करी पिढी लोके तरी आणिक वारी नावाची रंगा येई ओ एकला रंग उडवला हरिनाम उठिला गजर केला हकार देवांचे दैवते तुझ नमिले आदिनाथे येऊ कृपावंते भोगा माझ्या धावते न लवी आता वेळू आईत सारिली सकळू तुका म्हणे कुळू आमुची ये दैवते या क्रोधादी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भूतांनी मी संत्रस्त होऊन गेलेलो आहे तेव्हा हे विठाबाई तू आपल्या अभय हाताने मला आश्वासन दे इतर भूतांची भीतीही निवारण कर ही माझी तुला विनंती आहे हरिनामाचा पुकारा करून मी मोठा गजर मानला आहे त्यांच्या रंगामध्ये तुझ्या कृपेचा रंग चढू दे हे आदिनाथे तू सर्व देवांचा देव असून मी तुला मनोभावे नमस्कार करीत आहे तू कृपावंत होऊन मला माझ्या प्रारब्ध कर्मापासून सोडव आता तू उगीच उशीर लावू नकोस तुझ्या पूजेची सर्व सामग्री मी आयती तयार करून ठेवली आहे तुकाराम महाराज म्हणतात तू आमची कुलस्वामिनी आहेस माझा देवा रासाचा नाही आणि कोणाचा त्रिभुवनी याचा ठसा लगे पुसावी या रे लोटांगणी काही करा विनवनी करील झाडनी भूत काढी संसार पडिले विषयांचे गोंधळी ते त्रिगुण आकळी हरिनाम आरोळी कानी पडता ते उठे घेतला अहंकारी काम क्रोध या मत्सरी पळती प्रेम भरी अवघे थाव सांडुनी घेतला से पुरा माया ममता आसरा अवघ्या एक सराळ पळती रंग देखोनी तुका म्हणी द्यावा भाऊ फितील मनीचा संदेह आनिक न लगे ठावू काही कोठे हिंडावे अरे जो मी हा व्यवहार मानलेला आहे तो माझा खरोखरचा व्यवहार आहे याप्रमाणे दुसऱ्या कुणाजवळ असा देव्हारा नाही याची कीर्ती साऱ्या त्रिभुवनामध्ये पसरलेली आहे या देवाऱ्याविषयी कुणाला विचारण्याचीही गरज नाही या माझ्या देवाला नमस्कार करून सर्वजण लोटांगण घाला त्याला काही नम्र भावाने विनंती करा तुम्हाला लागलेले विकारांचे भूत हा देव काढून टाकेल आणि संसाराचे भूत दूर करेल जे नाना प्रकारच्या विषयांच्या जंजाळामध्ये अडकून गेलेले आहेत ते त्रिगुणाच्या बंधनात गुरपटले गेले असून या परमेश्वराच्या नावाची आरोळी ऐकताच ही सर्व भूते उठून पळून दूर निघून जातात काम क्रोध मत्सर लोभ अहंकार इत्यादी प्रकारची नाना भूते याचे प्रेमळपणाने घेतलेले नाव ऐकताच पळून जातात माया ममता या जलदेवतांनी जो ताप दिलेला आहे त्या यांचा रंग पाहून ताबडतोब दूर निघून जातात तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फक्त तुमच्या मनामधील एकचित्त असा भाव द्या मग तुमच्या मनामधील सर्व प्रकारचा संदेह निघून जाईल आणि मग इतर ठिकाणी आश्रय घेण्यासाठी खिंडण्याचे कारणच पडणार नाही कारण याच ठिकाणी तुम्हाला जे हवा आहे ते सर्व काही सापडेल पुढे येते देवी तिची जती चालू द्यावी मागील झाडावी झाडा मान आसडी एक विराली अंगा आता निवारील रोगा माझ्या भक्तापाशी सांगा पूजा भावे करावी मेंढा मारा वाळू वाळू पूजा पावली सकळ तुम्ही केली बळू मग मी थाई न पडे तुका म्हणे मुळी लागली ते आली कुळी वंदुनी सकळी जिवे भावे ओवाळा या देवीच्या वाऱ्या तुम्ही चालू ठेवा म्हणजे ही देवी पुढे येते मागे जे तुम्ही नवस केले आहेत ते सर्व फेडून टाका नाहीतर ती तुमच्या आयुष्यरूपी मानेला हिसका देईल माझ्या अंगात एकविरा संचारले आहे आता ती माझ्या रोगाचे सर्व निवारण करील ती देवी माझ्या भक्तांना असे सांग म्हणते की प्रेमाने माझी पूजा करावी काम संकल्प चिकित्सा श्रद्धा अश्रद्धा इत्यादी दात केस असलेला मनरूपी मेंढा माझ्यापुढे मारला तरच मला सर्व पूजा पोचते नाहीतर तुम्ही कितीही सामर्थ्य खर्च केलेत तरी सुद्धा मी तुम्हाला सापडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात ही देवी मुळातच आमच्या कुळात येऊन बसली आहे तरी या कुलस्वामिनीला वंदन करून जीव भावापासून आरती ववाळा अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाऊ धरिताचे भाव कोठे नाहीसे झाले दिसे सारिखे सारिखे परिते कारणी पारिखे तळी गेले देखे वरी टोले न सहाते पट एका श्री यथा विधीने त्या येरी बस कोळ्या घागरी डेरे रांझण गाडगी तुका म्हणे माना येथे कोणी रुसावे ना आपुल्याल्या स्थाना जेथे त्याची शोभल्या सर्वच देवी समान आणि थोर आहेत असे मानले तरी पूजा करण्यास कोणती घ्यावी याचा निवाडा करावाच लागतो असा एके ठिकाणी भाव धरताच मग दुसरीकडे पूजा योग्य वाटत नाही सर्व वस्तू जरी सारख्या दिसत असल्या तरी एखाद्या निमित्ताने एखाद्या कारणाने त्यांची खरी किंमत आपल्या ध्यानात येते गाडग्यांच्या उतरणीमध्ये तळातील गाडग्यालाच का मान आहे त्याच्यावरील गाडी विचारतात पण त्यांना आपल्या वरच्या गाडग्याचे ओझे सहन होत नाही सिंहासनाचा अधिकार एकालाच असतो आणि इतर लोकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान मिळत असतो एकाच मातीच्या बसक्या म्हणजे गौरी घागरी डेरे रांजण गाडगी अशा अनेक विविध वस्तू केल्या जातात तरी पूजास्थानाचे महत्व गौरीसच मिळते तुकाराम महाराज म्हणतात यासाठी मनाच्या जागेकरता कुणी रुसून बसू नये आपापल्या योग्यतेच्या स्थानावरच जो तो शोभून दिसतो खेचर खडतर काळ कापती असुर नांदे भीमातीर पंढरपूर पाटणी आता करी कारी हाकारा सहस्रनामे एकसरा दवडते खेचरा अंगसंगे धरुणी चिते झाली झडपणी राहणे वासुगीच्या वनी पावली जननी झोटी मोकळी या केसी लाविले कावरे प्रल्हादाची मैसासुरी आली एकसरी दात खात रंगासी वसुदेवाची बाळी सात खादली ज्या काळी आली भोगवेळी तया कारणे तेथे पांडवे बापुडी वांज केली फिरती वेळी धावून या काळी अंग संगीत राहटविली नामाचे चिंतनू तेथे धावते आपण न विचारिता हिनू भाव देखे जयाचा कुडीची कुळदेवता तुका म्हणे आम्हा माता काय भय भूता काळ यम दूताचे भीमेच्या तीरावर पंढरपुरामध्ये एक सर्वात श्रेष्ठ देवी नांदत आहे तिचे जरी नुसते नाव घेतले तरी त्या धाकाने केवढेही खडतर भूत असले किंवा एखादा काळ किंवा दैत्य जरी असला तरी तो थरथर कापू लागतो यासाठी देवाला तुम्ही हजारो नावाने एकदम हाकारा करा म्हणजे ती तुम्हाला पोटाशी धरून तुमच्या संसार भूताला पळवून लावील सीतेला रावण नावाच्या भूताने झडपले होते त्यामुळे तिला अशोक वनात राहावे लागले परंतु माझी ही रामाई त्या भूताचा नाश करण्यासाठी मोकळे केस सोडून निर्भयपणाने लंकेला गेली हिरण्य कशिपू नावाच्या महिषासुराने प्रल्हादला कोठे आहे तुझा देव असे म्हणून वेडावून सोडले आणि भयंकर छळले परंतु माझी ही जगदंबा नरसिंहाई कडकड स्तंभ फोडून करकरा दात खात अकराळ विक्राळ रूप धारण करून त्या सभेमध्ये प्रकट झाली कंस नावाच्या काळाने वसुदेवाची सात बाळे खाऊन टाकली त्याचे पाप पूर्ण भरले त्याच्या मरणाची वेळ जवळ आली तेव्हा त्याच्या नाशासाठीच माझी ही कृष्णाई त्या ठिकाणी अवतीर्ण झाली बिचारे पांडव पण त्यांना दुर्योधनाने राज्यहीन केले तेव्हा ते वेडेपिशे होऊन अरण्यामध्ये फिरू लागले परंतु माझ्या या कृष्णाईने त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना पोटाशी धरून त्या दुःखातून मुक्त केले आणि त्यांना राज्य मिळवून देऊन तिने त्यांची प्रतिष्ठा वाढवली तिच्या नामाचे चिंतन ज्या ठिकाणी असेल तेथे ती आपण होऊन धावते भक्तांचा उच्च नीचपणा न पाहता त्यांचा भक्तिभावच तेवढा ती पाहत असते तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरपूर वाशिनी माता आमची कुलदेवता आहे त्यामुळे आम्हाला आता संसाररूपी भूतांचे काळाचे किंवा यमदूताचे भय असे राहिलेले नाही आम्ही निर्भय झालेला आहोत देवी देव झाली भोग सरले यावरी सांगा या दुसरी ऐशी नाही उरली हरि नाम देव नाम तुम्ही गाऊन या जागा पेठवणी मागा नका ठेवू निगाडू शेवटी सुताळी बरवी वाजवावी डाकू ताळा घाली एक सरली याचे शेवटी गुंडाळा देववारा मान नेती मान करी तुका म्हणे बरी आजी कोडी उगविली आता यानंतर देवदेवी सर्व काही संपून गेलो संचित कर्माचे भोगही नाहीशी झाले आता सांगण्यासारखे द्वैत म्हणून काही शिल्लक राहिलंच नाही आता तुम्ही हरिनाम देवनाम गावून सावध व्हा तुमच्या कामाची विदागी मागा मागे काही निगाड ठेवू नका सर्वांच्या शेवटी भक्तिप्रेमाच्या सुताने वेढे देऊन चांगल्या प्रकाराने डाक वाजवा सर्व संपल्यानंतर जीव ब्रह्मायक्याचा अनुभवाशी मेळ घाला तुकाराम महाराज म्हणतात आता देव्हारा आटोपून ठेवा संतरूपी मानकरी आपला मान घेऊन जात आहेत आज माझ्या देवाला पुष्कळाने पुष्कळ नवस केली त्यामुळे पुष्कळांची संकटे दूर झालेली आहेत झाली जडपणी खडतर देवता संचरली आता निघू नये मज उपचारू झनी आता करा न साहे दुसरा भार काही नेऊन या घाला चंद्रभागे तिरी जीवा नाही उरी काही आता का म्हणे कळू आले वर्तमानू माझे तो वचनू आच्छादले मला कसली तरी आता बाधा झालेली आहे कसल्या तरी खडतर देवतेने मला झपाटलेलं आहे आता ती जी अंगात शिरलेली आहे ती काही केल्या बाहेर निघत नाही मला आता लवकर काहीतरी उपचार करा मला काही हा भार सहन होत नाही नाहीतर तुम्ही असे करा ना चंद्रभागेच्या तीरावर एक देव आहे त्याच्या पायावर घाला आता माझ्या जीवात काही उरलेले नाही म्हणून ही मी विनंती करीत आहे तुम्हास मी हे वर्तमान कळवित आहे तोवर तुकाराम महाराज म्हणतात की ती माझी वाणी ही बंद होण्याची वेळ आलेली आहे अंगी देव खेळी कार्य तुम्हाशी न कळे कोणाचे हे चाळे सुख दुःख न मानिता मी तो आता येथे नाही ओळख वचनाच्या ठाई पालटाचा घेई भाव खरे लोपेना आपुलाले तुम्ही पुसाव सोवाय व्याच स्थिरावल्या कैसा काय जाणो विचारू तुका म्हणे लाभ काळू तेथे नसावे शितळू मग तैशी वेळ कोठे जाते सापडू अरे तुम्हाला कसे काही समजत नाही की माझ्या अंगामध्ये देवी संचारले आहे आणि त्या अशोक दुःखांचे चाळे कुणी संपवले आहेत मी तर आता भानावर सुद्धा नाही माझ्या या बोलण्यावरून काही ओळख पटल्यास पाहावी माझ्यात जो पालट झाला आहे माझ्यामध्ये जे परिवर्तन आले आहे त्याचा खरा भाव काही लपणार नाही आपल्या मनामधील ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही उगीच विचारून तर पहा त्या कशा स्थिर झाल्या आहेत याचा नीट विचार करा तुकाराम महाराज म्हणतात हा लाभ होण्याचा काळ असून थंड राहण्याचे येथे काही कारण नाही अशी संधी आता पुन्हा कशी येणार आणि केव्हा येणार पांघुळ झालो देवा नाही हात ना बैसलो जयावरी सैरात ते जाई ता कुंप काटी खुंट दरडी न पाही आधार नाही मज कोणी बाप नामाई जाते हो दान करा जाते पंढरपुरा मज तेथवरी अखमाचा सुयरा खिंडता घवाने गा शिनलो दारोदारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःखाते वारी कीर्ती संतामुखी तोची दाखवा हरी पांगळा पाय देतो नांदे पंढरपुरी या पोटा कारणे झालो पांगिला जना नसरेची बाप मायू भिक नाही खंडना पुन्हा रामती एकू तया नाही करुणा श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा कायही चुकलो गा मागे नवे काही न कळेची पाप पुण्य तेथे आठव नाही मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी द्या मज जीवदारू संत महानुभाव काही गुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण यावया येथवरी होती हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन विनवी तू तुका संता दोन्ही कर जोडून हे देवा मी पांगळा झालो आहे मला हात पाय नाहीत ज्यावर मी बसलो आहे ते भलतिकडेच कुठेही बेदरकारपणे जाते आहे ते काट्यात कुंपणात झाडात नदीच्या उंच तिरास न पाहता वाटेल तसे धावते आहे देवा मला कुणाचाच आधार नाही ना आईचा ना बापाचा हो दाते लोक हो मला दान करा ना मी पंढरपुरास निघालो आहे मला तिथपर्यंत घेऊन जा तुम्हीच संतजन आमच्यासारख्या पांगळ्याची सोयरी आहात या काडीच्या साह्याने मी सर्व हिंडून हिंडून शिनून गेलो आहे माझे दुःख निवारण करणारा दाता अजून मला कुणीच भेटला नाही संतांच्या मुखातून अशी कीर्ती ऐकली आहे की तो पंढरपूरचा श्रीहरी पांगड्या मनसास पाय देतो तो मला दाखवा मी या पोटाच्या निमित्ताने लोकांच्या अंकित झालेलो आहे त्यामुळे प्रत्येक आई बापाला हे माझे म्हणणे असतेच ते कधी सरत नाही भीक मागणेही संपत नाही काही लोक मला दारात पाहताच पुढे जा असे म्हणतात त्यांना माझी काहीही माया सुद्धा येत नाही पण महादारुण अशी ही माया कुत्र्याप्रमाणे माझ्या पाठीमागे लागली आहे मी पूर्वी काय आणि कसे चुकलो कुणाला माहीत मला पाप पुण्य ही कळेल अशी झाली आहे पतंग दिल्यावर झेप घेतो त्याप्रमाणे मी माझ्याच व्रतीवर राहिलेलो आहे हे संत महानुभाव लोक हो मला जीवदान द्या ना मी फार दूरच्या गावाहून या ठिकाणी आलो आहे मला फार मोठे दुःख झाले आहे याच दुःखाच्या पोटी मी येथपर्यंत आलेलो आहे तुमची भेट दुर्लभ असली तरी आज तुमच्या पायाचे मला दर्शन झाल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात आज तुम्हा संतांना दोन्ही हात जोडून मी नमस्कार करीत आहे देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान देई भगवंता पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता चालता वाट पुढे भय वाटते चित्ते बहुत जन गेली नाही आली मागुती न देखे काय झाले कान तरी ऐकते भैसलो संधी भागी तुझ धरुनी चित्ते भाकी तो करुणागा जैसा सांडिला ठाऊ न भरे पोट कधी नाही निचळ पाऊ हिंडता भागलो गा लक्ष चौऱ्याऐंशी गाऊ धरुणी राही गा हाची वसता ठाऊ भरवसा काय आता कोणानी अवचिता तैशीची झाली कीर्ती तया मज बहुता मनवनी मारी हाका सोई पावे पुण्यवंता लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता संचित सांडवली काही होते जवळी वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी निष्काम झालो देवा होते माझे कपाळी तुका म्हणे तुची आता माझा सर्वस्वे बळी तुम्हाला मी जो काही दिसतो आहे आणि जसा आहे तसा मी नाही तर माझा हा देश किंवा वेश नसून मी या ठिकाणी सहज फिरत फिरत आलेलो आहे मी आता कुणावर सत्ता करावी मी स्थिर कुठे राहिलो आहे माझ्या पायाने आणि डोळ्याने तर मला सोडूनच दिलंय आता मी आंधळा आणि पांगळा या परदेशी मुलकात असून मला कुणाचेही प्रेम नाही देवा आता माझी चिंता तूच दूर कर तुझ्या कृपेचे दान दे मागे पुढे राहून मला कुणी सांभाळणारे नाही म्हणून तू मला आता या साधू संतांच्या हाती सोपव वाट चालत असताना मला फार भीती वाटते कारण या वाटेने पुष्कळ लोक गेलेले आहेत पण जे पुढे गेलेले आहेत ते परत आलेच नाहीत त्यांची काय गती झाली ती काही कानावर अद्याप आलेली नाही काही दिसलेही नाहीत त्यामुळे संसार आणि तू यांच्यामध्ये चित्त ठेवून मनात तुला वागून मी बसलो आहे देवा तुझ्या जवळचे मूळ ठिकाण सोडल्यापासून मी तुझी करुणा भाकीत आहे कोणत्याही एकाच गावी मी निश्चळ होऊन राहिलो नाही खूप हिंडून हिंडून मी थकून गेलो आहे चौऱ्याऐंशी लक्ष गावे हिंडून हिंडून मी जमलो आहे देवा आता मी तुझ्याकडे पाहत याच जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे कुणीतरी अवचित माझ्यासाठी काही घेऊन येईल असा मला भरवसा राहिलेला नाही कारण माझ्या पूर्वीच्या लोकात तशीच कीर्ती झालेली आहे म्हणून तर देवा तुला मी हाका मारित आहे करुणा स्वराने हाकारीत आहे पुण्यवंता माझ्यावर कृपा कर मला फार भूक लागली आहे रे आणि तुझ्याशिवाय कृपाळू आणि उदार दाता या जगामध्ये दुसरा कोणीही नाही माझ्याजवळ जे काही आहे थोडे पूर्वकर्माचे संचित होते ते सर्व खर्चून गेले संपून गेले नाहीच झाले संपत्ती नातेवाईक पुत्र कलत्र यांच्या मायेचा संबंधही संपूर्ण गेलेला आहे देवा मी आता खरोखरीच निष्काम बनलो आहे रिकामा झालो आहे हेच माझ्या कपाळी होते तुकाराम महाराज म्हणतात आता तूच माझा सर्वशी हित करणारा प्रभू आहेस आणि तूच माझे सर्वस्व आहेस देखत होतो आधी मागे पुढे सकळू मग हे दृष्टी गेली वर आले पडळू तिमिर से वाढे वाढता प्रबळू भीत मी जालो देवा काय जाल्याचे पळू आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बाप शरण आलू आता निवारून या पाप अंजन उनी करी मार्ग सोपा जाईन शुद्ध पंथी अवघ्या चुकती होत होतशे खेद चित्ता काही नाठवे विचारू जात होतो जना मागे तोही सांडीला आधारू हा नातो साठाव झाला अवघा पडिला अंधारू फिरली माझी मज कोणी न देती आधारू जोवरी चळण गा तोवरी म्हणते माझा मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा इंद्रिये मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा गुंतलो या संसारी कैसा झालो शे अंध मी माझे वाढवून माया प्रश्नेचा बाध सोहित न दिशेची केला पुलावध लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध लागती चालता गा गुणदोषाच्या ठेसा सांडली वाट मग झालो निराळा कैसा पाहतो वास तुझी थोरी करुणी आशा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा देवा यापूर्वी मी सर्व काही पाहत होतो मला दिसत होतं मागे पुढेच पाहून सर्वत्र तू भरून राहिला आहेस हे दिसत होते पुढे माझी दृष्टी गेली माझ्या डोळ्यावर पडदा आला आणि अंधाराने सारे जग भरून गेले सर्वत्र अंधार दाटून आला पुढे तो अधिकच वाढत गेला आणि मग मी भयभीत झालो मला भीती वाटू लागली मी हा असा अंधळा झाल्यामुळे जन्मास येऊन काय उपयोग हे पांडुरंगा माईबापा आता मला दृष्टी दे ना मी तुला मनोभावे शरण आलो आहे माझी काही जी पाती असतील ती दूर कर माझ्या डोळ्यात चांगली दृष्टी येईल असे अंजन घालून पुढचा माझा मार्ग चांगला स्वतः करून दाखव मग मी त्या सिद्ध झालेल्या मार्गाने सिद्ध पंथाने जाईन आणि जन्म मरणाच्या फेऱ्या चुकवून देवा माझ्या चित्तास फार खेद होत आहे कोणताही विचार मला सुचत नाही मी लोकांच्या मागे मागे जात राहिलो होतो तोही आधार आता संपलेला आहे मी आंधळा झाल्यामुळे त्यानेही माझा संघ सोडून दिलेला आहे आणि सर्वत्र माझ्या पुढे अंधार आणि अंधारच दिसतोय माझी माझी म्हणून जी काही माणसे होती तीही फिरली त्यांनी मला सोडून दिले आता मला कुणीच आधार देत नाही जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये चांगली काम करत होती जोवर चलती होती तोपर्यंतच सर्व आप्तवर्ग मला आपला म्हणत होता सर्व लहान थोर मला मान देत होते ध्येय सुखासाठी लोक मला जवळ करीत होते पण आता माझ्या इंद्रियांचे सामर्थ्य संपले तेव्हा तीच माणसे मला पाहून हा पहा आजोबा बागुलबुवा आला असे म्हणून वेडावू लागले आहेत कसे विपरीत घडले आहे पहा माझा देह माझा देह हा पूर्वीचाच आहे दुसरा नवीन नाही पण लोकांची दृष्टी फिरलेली आहे या लौकिक संसारामध्ये गुंतल्यामुळे मी हा असा आंधळा झालो मायेची आणि नाना तृष्ण्यांची बाधा मला झाल्यामुळे मी सर्व सोहित विसरून गेलो आणि नेमकं सोहित कशात आहे हे मला समजनाशे झाले असा मीच आपला वध करून घेतला आहे माझ्या पाठीमागे हे कामक्रोधाचे काळ लागलेले आहेत मी आंधळा झालो असल्यामुळे रस्त्याने चालताना मला गुणदोषांच्या अनेक ठेचा लागतात म्हणून मी तो रस्ता सोडला आणि या रानामध्ये येऊन पडलेलो आहे आता या निराळ्याच मार्गावर राहून हे देवा तुझी वाट पाहत मी या ठिकाणी हाका मारीत उभा आहे तू माझ्यावर कृपा करशील अशी फार मोठी माझ्या मनामध्ये आशा आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा विठ्ठला पांडुरंगा पंढरपूर या ठिकाणी राहणाऱ्या तूच खरा वैद्यराज आहेस तूच माझे दुखणे बरे कर आणि तूच एकमेव ते करू शकतोस सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझी हारपले ठाई जेथीचा तेथे अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते टाकिली पात्र झोळी धर्म धर्म आशा कोल्हाळ तुकविला त्रिगुणाचा उळसा न मागे मी भीक आता हाशी झाला भरवसा ओळली सत्राची गा तिने पुरविली इच्छा ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नादू अरूप जागविला जाता घेऊन छंदू घेऊन आला जाणू निज तत्व निज स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद शब्द हा भवुसार उपकाराची राशी म्हणून चालविला मागे येतील त्यासी मागोनी आली वाटू सिद्ध ओळीची तैसी तरले तरले गा आणि कही विश्वासी वर्मते एक आहे दृढ धरावा भाऊ जाणीव नागवनू नेदी लागू ठाऊ म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाऊ तुका म्हणी हाची संती मागे केला उपाऊ मी स्वतःच्या निराकार पंथामध्ये सहज चांदळा झालो आहे आणि तुरेच्या मार्गाने जात आहे त्यामुळे माझी अंतकरण वृत्ती द्रशापासून परावृत होऊन आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर झालेले आहे त्यामुळे मला हे जग हे विश्व दिसत नाही मी आणि माझी हा भ्रम ज्या आत्म्याच्या ठिकाणी झालेला होता त्या आत्म्याचे ज्ञान होताच तो जिथल्या तिथे हरपून गेला आहे जे दृश्य म्हणून भासत होते त्याच्या नामरूपांचा बाध झाल्यामुळे आणि माझी वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे ते दृश्य अदृश्य होऊन गेलो त्याची प्रतिती येईनाशी झाली आहे आणि जिकडं तिकडं फक्त देवा तूच एकमेव दिसतोस याप्रमाणे मी सुखाने स्वस्थ स्थितीत निजलेलो आहे व्रती शून्य अवस्थेचा अनुभव घेत आहे ज्या निर्विशेष अनुभवामध्ये शून्याचाही बाध झाला असून इडा पिंगला आणि सुशुभना या तिन्ही नाड्या ज्या असंप्रज्ञात समाधीमध्ये एक होतात त्या स्थितीमध्ये विषय निरपेक्ष आयत्या आनंदाचा लाभ झालेला आहे किंवा धर्म अर्थ आणि काम या त्रिकुटाच्या वर जे मोक्षाचे शिखर आहे किंवा द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी मी जाऊन पोहोचलेलो असल्यामुळे मला आयत्या आनंदाचा लाभ मिळाला आहे पाच विषयांच्या घरी सुखासाठी भीक मागण्याचे अविचार रूप पात्र आणि आसक्तीची झोळी मी आता टाकून दिलेली आहे देहाभिमानपूर्वक धर्माधर्माचाही त्याग केला धनाची आशा टाकून दिली स्त्री पुत्रांचा गलबला सुखविला स्त्री गुणांच्या भोवऱ्यामध्ये पडलो होतो पण त्यातूनही मी सही सलामत सुखरूपपणे बाहेर पडलो आता मला सुखाची उणीव नसल्यामुळे मी पंच विषयांच्या घरी भीक मागणार नाही अशी मला खात्री झालेली आहे ब्रह्मरंध्रामध्ये असलेली सतरावी जीवनकळा प्राणकळा प्राणापानाच्या निरोधामुळे माझ्याकडे वळली आणि तिने माझी त्रिपुटी रहित सुखाची इच्छा पूर्ण केली संसार वृक्षाचे ऊर्ध मूळ असलेल्या परमात्म्याकडे विचाराने अभिमुख होऊन सोहम सोहम म्हणजे तोच मी आहे तोच मी आहे या शब्दाच्या नादाने त्याला मी आळवले आणि त्या परमात्म्याचा छंद घेऊन आपल्या महिमेमध्ये झोपी गेलेल्या निर्गुण निराकार दात्या परमात्म्याला जागे केले सगुणाला साकार केली नंतर तो आत्मतत्वाच्या ज्ञानाची देणगी घेऊन माझ्याकडे आला त्याने ज्ञान देऊन मला आपल्या व्यापक स्वरूपामध्ये मिळवून टाकले आणि त्यानंतर देव आणि भक्त असा नावापुरताच दोघांमध्ये भेद राहिला देवाचे आणि धर्माधर्माचे ज्ञान शब्दानेच होते सर्वांमध्ये शब्द हे एकच सार आहे तीच एक परोपकाराची रास आहे म्हणून माझ्या मागून येणाऱ्यासाठी हा शब्दच दान दिलेला आहे खरे म्हणजे ही वाट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे अनेक सिद्ध लोक या वाटेने गेलेत आणि भवसागर तरुण गेलेले आहेत त्यामुळे इतरांनाही या वाटेसंबंधी विश्वास निर्माण झालेला आहे या वाटेवरचे वर्म एकच आहे आणि ते वर्म असे आहे की ईश्वरावर दृढ विश्वास ठेवावा त्याशिवाय जाणतेपणेही नागवण होण्याचा संभव आहे मग देवाचा ठाव ठिकाणाही नसा होतो म्हणून हा बाह्य संघ सोडून त्या प्रभूशी एकत्वाचा भाव कायम करावा तुकाराम महाराज म्हणतात मागील संतांनी हाच उपाय केलेला आहे आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्री पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता धर्म गा जागू तुझा तुझी कृपाळू राजा जानशी जीवीची गान सांगता सहजा घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंटी पंढरी पुण्य ठाऊन निरेभिवरे तटी न देखे दुसरे गा झाली द्रशो दृष्टी ओळला प्रेमदाता केली अमृत वृष्टी आणि उपमन्यू एक बाळो झाकुटे न देखे न चलवे जना चालते वाटे घातली लोडनी गा नाम गोभाटी पावला त्या कारणी धाव घातली नेटी बैसोनी कोळी शुकूर आहे गर्भ आंधळा शिनला दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी भीमने गोपाळा पावला त्या कारणी लाज राखिली काळा न देखे जो जना तया जावी आपणा वेगळा सुख दुःखा मोह सांडवी धना आप परतेही नाही बंधू वर्ग सज्जना तुक यातेची परी जाली पावे नारायणा या आंधळ्या पांगळ्यांना दान देऊन संतुष्ट करणारा त्यांचं पोषण करणारा फक्त विठोबाच आहे सर्व विश्व त्याच्यापासून निर्माण झालेले असल्यामुळे तो सर्व काही जाणणार आहे एका क्षणात तो या विश्वाची घडामोड करतो पाप पुण्य संचित भव दुःख यांचे निवारण त्याच्याशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही हे देवा तुझ्याशिवाय माझी चिंता कोण दूर सारील कोण माझे दुःख कमी करील हे देवा तू कृपाळू राजा आहेस कृपा करण्याचा धर्म तुझा आहे तो तू राख आमच्यासारख्या जीवांच्या मनामध्ये काय चालले आहे हे तू नेमकेपणाने जाणतोस तुला न सांगता आमचे दुःख सुख सर्व काही समजते त्या पुंडलिकाने या वाळवंटामध्ये लोळण घातली असे हे पंढरपूर निरे भिवरेच्या तीरावर मोठ्या पुण्याचे स्थान निर्माण झालेले आहे त्या पुंडलिकास दुसरे काहीच दिसत नव्हते त्याची दृष्टी दुसरे पाहण्यास तयार नव्हती मग हा प्रेमदाता पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला त्याने त्याच्यावर कृपा अमृताचा वर्षाव केला एक उपमन्य नावाचे लहान छोटेसे मूल होते त्याला लोकांच्या बरोबर नीटपणे चालवत नव्हते आणि त्यामुळे त्याला नीट जग सुद्धा दिसत नव्हते मग त्याने हरिनाम घेण्यास सुरुवात केली हरिनामाचा गजर झाल्यानंतर मात्र हा देव सावध झाला आणि त्याने धावत धावत जाऊन त्याचे तत्परतेने रक्षण केले जगाने न पाहावे म्हणून शुकाचार्य आईच्याच गर्भामध्ये आंधळा होऊन राहिला होता कारण त्याला जन्म मृत्यूच्या खेपाने अतिशय दुःख दिलेले होते त्याने यापूर्वी फारच सहन केलेले होते याचसाठी देवाने धावत जाऊन भिवू नकोस भिवू नकोस असे म्हणून त्याचे रक्षण करून लाज राखली जो दुखापासून वेगळा झालेला आहे ज्याला धनाचा लोभ नाही मोह नाही ज्याला आपपर हा मी हा दुसरा हे माझं हे त्याच असा भाव शिल्लक राहिलेला नाही जो भोवतीच्या आप्त सोखियामध्ये रमत नाही अशा लोकांनाच देव दर्शन देतो स्वतःचे मानतो आपला मानतो तुकाराम महाराज म्हणतात माझ्यातही तोच भाव निर्माण झाल्यामुळे हे नारायणा हे प्रभू तू माझ्यावर कृपा कर